झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग अकरावा जन आंदोलन मित्रांनो प्रत्येकाला दोन प्रश्न नेहमीच पडतात मी कोण आहे आणि मी कशासाठी आलो मी कोण आहे याचा शोध प्राग ऐतिहासिक काळापासून घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल वेगवेगळ्या सिद्धांत मांडले गेलेले आहेत पण शोध अद्यापही चालू आहे पण काही प्रमाण आपल्याला निश्चित मानता येतील हे प्रमाण हे सिद्ध करण्यासाठी पर्याप्त आहेत की मी कोण आहे मी तुम्हाला विचारलं मी कोण आहे तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही सुभाष पाळेकर मग सुभाष पाळेकर कोण मी हा माझा देह तुम्ही कोणाला सुभाष पाळेकर म्हणता माझा जन्म झाल्यानंतर पहिले बारा दिवस मी सुभाष पाळेकर नव्हतो जेव्हा आईनं नाव ठेवलं तेव्हा मी सुभाष झालो त्याच्या आधी कोण होतो याचा अर्थ सुभाष पायकर वेगळा आहे आणि हा देह वेगळा आहे देह पंचमहाभूतांचा पुतळा आहे आणि सुभाष पाळेकर त्या घरात राहणारा एक वेगळा व्यक्ती व्यक्तिमत्व आहे मग हे कोण हे माझे केस हे माझं कपाळ हे माझे कान हे माझं नाक हे माझं तोंड हा माझा गळा हे माझे हात ही माझी छाती हे माझं पोट हे पाय माझे हे शरीर माझं हे माझं माझं म्हणणार कोण कारण तो म्हणतो की हे माझं हे माझं हे शरीर माझं म्हणजे शरीर वेगळं आहे म्हणणारा वेगळा आहे ही खुर्ची माझी खुर्ची वेगळी आहे आणि मी वेगळा आहे हे कपडे माझे कपडे वेगळे आहे मी वेगळा आहे हे जे माझं माझं म्हणणार आहे तो म्हणजे देह नव्हे देह पंचमहाभूतांचा पुतळा आहे आणि पंचमहाभूतांना लय आहे विनाश आहे पण त्या पंचमभूताच्या पुतळ्याच्या आतमध्ये जो बसला आहे जो मी मी म्हणतो तो मात्र अविनाशी आहे आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये त्याला म्हणतात आत्मा म्हणजे हा देह वेगळा आहे पंचमहाभूताने पुतळा आणि आतमध्ये बसलेला जो आत्मा तो वेगळा आहे जसं मी आता हा आवाज केला कशाचा आवाज आहे मी बोलतोय हा आवाज कशाचा आहे तुम्ही म्हणाल माईकचा आहे आता मी बंद करतो आवाज येतो का नाही येतो पुन्हा चालू करतो आता आवाज येतो म्हणजे चालू होता तेव्हा आवाज येतो बंद झाल्यावर आवाज येत नाही म्हणजे हा माईकचा आवाज नाहीये तुम्हाला जो आवाज ऐकू येतो या माईक येऊन कोणतरी बोलताय त्याचा आवाज आहे तस मी म्हणजे हा देह नव्हे देह पंचमहाभूतांचा पुतळा आहे पंचमहाभूत विनाशी आहेत त्याला लय आहे आणि मी वेगळं आहे आणि हे जर आहे तर मग विनाश देहाचा की माझा प्रश्न येतो गांधीजीला गोळ्या घालण्यात आल्या गांधीजी पडले आणि मेले कोण मेले गांधीला गोळ्या घालणाऱ्या पागल लोकांना वाटलं की गांधीला गोळ्या घातल्या म्हणजे गांधीजी संपले खरं ना पण गांधीजी संपले का नाही कारण त्यांच्या विचाराच्या माध्यमातून गांधीजी अमर आहेत उलट गांधीचं महत्व सगळ्या जगात वाढलं जगामधले एक हजार राष्ट्रपती पंतप्रधान प्रख्यात वैज्ञानिक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांचं मत घेण्यात आलं की वीसव्या शताब्दीमधला सगळ्यात महान आत्मा कोणता आणि एक हजार लोकांपैकी आठशे ब्याऐंशी लोकांनी सांगितलं एका शब्दात महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधी महात्मा आहेत जिवंत आहेत हे जगांनी सांगितलं सिद्ध केलं मग त्या दिवशी गोळ्या घातल्या त्या गोळ्याने गांधीजी संपले नाही मग संपला काय देह संपला पंचमहाभूताचा पुतळा संपला म्हणजे ज्यांचा हिंसेमध्ये विश्वास आहे त्या लोकांना हे कळायला पाहिजे की हिंसेमुळं एखाद्याचा देह समाप्त करता येतो पण विचार समाप्त होत नाही आज भारतामध्ये सगळ्या जगामध्ये हिंसा प्रबळ होते आहे नक्षलवाद असो की बाकी अन्य हिंसक कारवाई करणारी आपलीच मंडळी पण दुसरा सुद्धा एक प्रकार आहे हिंसावादाचा तो म्हणजे भावहिंसा शारीरिक हिंसा आणि हिंसा। हिंसेनं जर प्रश्न सुटले असते हिंसेनं जर एखाद्या महान व्यक्तीचे विचार संपवता आले असते तर त्या व्यक्तींना गोळ्या घातल्यावर ते विचार संपायला पाहिजे पण संपत नाही ते आणखी बलवान होतात कारण प्रतिक्रिया होती तशी आध्यात्मिक स्तरावर याचा अर्थ हा की कोणाचे विचार संपवायचे आहेत तर हिंसा हा उपाय नव्हे विचाराला बंदुकीनं तोडता येत नाही तलवारीच्या घावानी नष्ट करता येत नाही विचाराला विचारांनीच नष्ट करता येत आणि म्हणून आज रासायनिक शेतीचा विचार असो सेंद्रिय शेतीचा विचार असो हे विचार आहेत किंवा राजकीय विचार असो हे विचार आहेत आणि हे संपवण्यासाठी हिंसेचा आधार हा शुद्ध मूर्खपणा आहे आपण बघतो आहोत की अनेक प्रकारचे आंदोलन होतात जन आंदोलन आपण पाहतो आहोत मॉस मुवमेंट्स जोपर्यंत जन आंदोलन कोणाच्या विरुद्ध असत नाही विशिष्ट व्यक्तीच्या अथवा व्यक्तीच्या घटकांच्या किंवा विशिष्ट संस्थेच्या विरोधात असत नाही तोपर्यंत ते जन जन आंदोलन असते मास मुवमेंट असते कारण जन आंदोलन विशिष्ट सिद्धांतावर चालतं व्यक्तीच्या विरोधात चालत नाही किंवा संस्थेच्या विरोधात चालत नाही ज्या दिवशी ते जन आंदोलन एखाद्या व्यक्तीच्या विरोधात उभं होतं किंवा त्याला ते रूपांतर मिळतं त्यावेळेस जन आंदोलन नष्ट होतं आणि लढाई चालू होते जेपी आंदोलनामध्ये तेच झालं जयप्रकाश नारायणनी जी प्रचंड मुवमेंट चालू केली होती मास मुवमेंट जन आंदोलन जोपर्यंत ते सिद्धांतावर टिकून होतं तोपर्यंत जन आंदोलन प्रचंड प्रमाणात व्यापक झालं परंतु जेव्हा त्या जन आंदोलनाला एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात उभं करण्यात आलं इंदिरा गांधीच्या ते जन आंदोलन संपलं आणि मग लढाई चालू झाली आणि आपण बघितलं त्या लढाईमध्ये एक सत्ता गेली दुसरी सत्ता आली आणि पूर्ण आंदोलन संपलं एवढा मोठा युवा वर्ग उभा झालेला एक पिढी बर्बाद झाली प्रश्न सुटले नाहीत आणखी प्रश्न निर्माण झाले आदरणीय अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये तसंच झालं सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत ते एका सिद्धांतावर उभं होतं ते जनआंदोलन सगळ्या देशभर पसरलं पण पुढं जेव्हा त्या जन आंदोलनाला एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात उभं करण्यात आलं तेव्हा ते जन आंदोलन संपलं आणि लढाई चालू झाली आणि परिणाम आज बघतो आहोत आणि म्हणून मित्रांनो हे जे आपलं जन आंदोलन आहे याची लढाई होऊ नये कोण्या विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात हे उभं होऊ नये कोण्या राष्ट्रीय गटाच्या हातात ते जाऊ नये पुण्या धर्माच्या पंथाच्या हातात जाऊ नये ते सर्व व्यापक व्हावं समाजाच्या सगळ्या घटकांना त्या समावेश असावा मग तो कोणत्याही जातीचा असो पंथाचा असो धर्माचा असो राष्ट्रीय पक्षाचा असो सगळ्यांना ही दारं उघडी असावीत जेणेकरून हे जन आंदोलन म्हणून जाईल याची लढाई बनणार ही शपथ तुम्हाला घ्यायची आहे आणि हे सतीचं वाहन पुढे न्यायचं तपासून घेतले पाहिजेत आणि कोणत्याही मोहाला बळी न पडता या आंदोलनाला आपलं योगदान दिलं पाहिजे तर ते जन आंदोलन राहील नाहीतर ते लढाईत केव्हा रूपांतर होईल आणि केव्हा नामशेष होईल हे सांगता येणार नाही इतिहास साक्षी आहे मग हे आंदोलन क्रांतीसाठी आहे का क्रांती म्हणजे काय राजधानीमध्ये सत्ता बदल म्हणजे क्रांती का अनेक प्रश्न उपस्थित होतात मी काल सांगितलं होतं क्रांती म्हणजे अहिंसक नवनिर्माण non violent creation is the revolution क्रांतीमध्ये घात नसतो विघात नसतो विलय नसतो कशाचंही नुकसान नसते कोणाच्याही विरुद्ध नसते एका अटल विश्वासावर आणि सत्यावर आणि सिद्धांतावर उभं आणि म्हणून क्रांतीचा मार्ग किशी राजधानीतून नाही जात आणि बंदुकीच्या नळीतून क्रांती होत नाही आणि बॅलेट पेपरमधूनही क्रांती होत नाही मतदान केंद्रातून क्रांती होत नाही मतदान केंद्रातून आणि बंदुकीच्या गोळीतून सत्ता बदल होतात क्रांती होत नाही इतिहास साक्षी आहे इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा मतदानातून सत्ता बदल झाले समस्या सुटल्या नाहीत समस्या वाढल्या जगा जेव्हा जेव्हा बंदुकीतून क्रांती झाल्यात त्या क्रांतीतून प्रतिक्रांती उभ्या झाल्यात आणि रक्त जंजित इतिहास उभा झाला मानवाची पीडा मुक्ती झाली नाही मानवाच्या पिढ्या वाढल्या आणि म्हणून कोणाचा असा विश्वास असेल की बॅलट पेपरमधून मतदानातून क्रांती होईल मला वाटते तेवढा भोळेपणा दुसरा कोणता असणार नाही कारण सत्ता हे साधन आहे साध्य नाही पण सत्ता मिळाल्यानंतर साधनाचं केव्हा साध्य होतं हे माहीत पडत नाही साधना साध्याचं केव्हा साधन होतं माहीत पडत नाही समाज परिवर्तनाचं साधन सत्ता नाही ही इतिहास सांगतो गौतम बुद्धाला जेव्हा वाटलं की मला समाजाची काही करायचं आहे मला सत्तेचा त्याग केला पाहिजे त्याशिवाय मी काय करू शकणार नाही आणि म्हणून गौतम बुद्धांनी पहिले सत्तेचा त्याग केला सुंदर पत्नीचा त्याग केला सुंदर लेकरांचा त्याग केला आणि मग गौतम बुद्ध क्रांती करू शकले महात्मा गांधींना राष्ट्रपती होता आलं असतं कायम मरेपर्यंत पण सत्ता बदलाच्या वेळेस गांधीजी दिल्लीत नव्हते गांधीजी नौखालीत होते कारण त्यांना माहित होतं की सत्ता हे साधन नव्हे राजकारण हे साधन नव्हे जर व्यवस्था परिवर्तन करायची आहे तर साधनं काही वेगळे असतात आणि व्यवस्था परिवर्तनाच्या लढायामध्ये व्यवस्था परिवर्तन करणारे नामशेष झाले व्यवस्था आणखी बलवान झाली इतिहास साक्षी आहे इतिहास साक्षी आहे म्हणून आज व्यवस्था परिवर्तनाची जी भाषा आपण ऐकतो जन आंदोलनामध्ये मला वाटते कुठेतरी कुठेतरी गडबड होते आहे आणि याची खोलता समजून घेतली पाहिजे ती व्यवस्था परिवर्तनाने साध्य पकडता येणार नाही तर अनेक समस्या निर्माण होतील हिंसा होईल आणि शक्य आहे जे मिळवायचं ते सुद्धा मिळता येणार नाही ज्यांनी ज्यांनी समाज समा व्यवस्था बदलवण्याचा प्रयत्न केला इतिहास असा सांगतो की ते दामशेष झाले आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनाची भाषा न करता किंवा व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न न करता स्वतःची समांतर व्यवस्था उभी करणे मला वाटते ते योग्य होईल जी शोषणकारी महाव्यवस्था आज उभी आहे विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था ज्या महाव्यवस्थेनं हे हरित क्रांती इथं पाठवली सेंद्रिय शेती पाठवली आणि आता नव्या स्वरूपात ग्लोबलायझेशन इथे पाठवलं जागतिकरण इथं पाठवलं ती महासत्ता प्रचंड ताकदवार आहे सगळ्या जगातलं लष्करी सामर्थ्य त्या सत्तेच्या हातात आहे महासत्तेच्या हातात आहे सगळे विचारवंत त्यांच्या हातात आहे आणि म्हणून त्या विश्वव्यापी शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी लढायचा प्रयत्न केला शेवटी ते नामशेष झाले आणि सत्ता पुन्हा बलवान होत गेली इतिहास हे सांगतोय आणि म्हणून अहिंसक समांत सत्ता व्यवस्था उभी करण्याची काही आपल्याला व्यवस्था करता येईल का हा चिंतनाचा भाग आहे अहिंसक हिंसक नाही मग हे सत्ता हे जे महासत्ता आहे किंवा हे जी महाव्यवस्था आहे शोषणकारी महाव्यवस्था आहे ती प्रथम आयडेंटिफाय केली पाहिजे की नेमकी ती काय आहे मग अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणजे महासत्ता ती व्यवस्था का नाही या जगातले उद्योगपती म्हणजे ती महाव्यवस्था का नाही बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे महाव्यवस्था का नाही कृषी विद्यापीठ म्हणजे महाव्यवस्था का नाही मग कोणती आहे ही व्यवस्था ही महाव्यवस्था अनविजिबल आहे अदृश्य आहे कोण्या एका विशिष्ट व्यक्ती म्हणजे महाव्यवस्था नव्हे ती एक रचना आहे शोषण व्यवस्थेची एक रचना आहे आणि त्या महाव्यवस्थेमध्ये सदस्य म्हणून तुम्ही सुद्धा आहात तुम्ही सुद्धा आहात तुम्ही सुद्धा त्या शोषणकाळी महाव्यवस्थेचे घटक आहात जर तुम्ही रासायनिक शेती करत असाल आणि सेंद्रिय शेती करत असाल तर कारण त्या महासत्तेच्या किंवा त्या विश्वपी शोषणकारी महाव्यवस्थेची ताकद तेव्हा वाढते जेव्हा तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात जाता लक्षात ठेवा त्या महाव्यवस्थेची ताकद तेव्हा वाढते जेव्हा तुम्ही काहीतरी विकत घेण्यासाठी शहराकडे जाता बाजारामध्ये जाता कारण ती वस्तू त्या महाव्यवस्थेत निर्माण केलेली असते तुम्ही जे जे खरेदी कराल तो पैसा त्या महाव्यवस्थेकडे जातो हे नाही सांगतायत की हिंदुस्थानच्या बाहेर जातो हिंदुस्थानच्या बाहेर जातो आणि हिंदुस्थानमध्ये सुद्धा जातो कारण ती महाव्यवस्था फक्त बाहेर नाही आतमध्ये सुद्धा आहे हिंदुस्थानमध्ये सुद्धा आहे बी विकत घेतलं पैसा कुठे गेला महाव्यवस्थेकडे खतं विकत घेतली पैसा कुठे गेला महाव्यवस्थेकडे औषधं विकत घेतली पैसा तिकडे गेला नाश्ता विकत घेतली पैसा तिकडे गेला हे कपडे विकत घेतले पैसे तिकडे गेले सौंदर्य प्रसाधन विकत घेतले पैसे तिकडे गेले जी जी वस्तू आपण बाजारामध्ये खरेदी करतो तो पैसा त्या महाव्यवस्थेकडे जातो त्याच्यामुळे त्यांची ताकद वाढते ती महाव्यवस्था आणखी बलवान होते आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्या महावस्थेविरुद्ध रणशिंग फुकलं ते समाप्त झालेत आणि म्हणून हिंसा नको लढाया नको लोकसभेमधले महायुद्ध नको विधानसभेतले महायुद्ध नको ते गोंधळ नको आणि राजधान्यामध्ये होणारे वादविवादे नको अशी अहिंसक आपली स्वतःची समानता व्यवस्था उभी करता येईल का हा प्रश्न आहे आणि ती आपल्याला सहजपणे उभी करता येते त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत बंदुका आहेत लेखणी आहेत सगळे गहाण आहेत पण आपल्याकडे एक महास्त्र आहे ते म्हणजे स्वावलंबन तुमचं आम्ही काहीही विकत घेणार नाही तुमचं आम्ही काहीही विकत घेणार नाही म्हणजे पैसा त्या महास्त्रकडे जाईल का जाईल का नाही जाणार तुमचं आम्ही बी विकत घेणार नाही तुमची आम्ही खतही विकत घेणार नाही तुमचे कीटकनाशकही विकत घेणार नाही तुमचे ट्रॅक्टरही विकत घेणार नाही बुरशीनाशकही विकत घेणार नाही शेतीसाठी लागणारे सगळे संसाधन आम्ही तुमच्याकडून विकत घेणार नाही बाजारातून विकत घेणार नाही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही आमच्या घरी तयार करू किंबहुना हा कपडा सुद्धा आम्ही आमच्या देशात तयार करू तुमच्याकडून घेणार नाही सौंदर्य प्रसाधन आम्ही आमची तयार करू किंवा आम्ही त्याचा त्याग करू अनावश्यक असेल पण तुमचं आम्ही घेणार नाही तुमचं म्हणजे देशाच्या बाहेरचं नाही या महावस्तीच्या वतीनं तयार केलं तुमची आम्ही औषधी घेणार नाही जे जे अनावश्यक आहे ते आम्ही काहीच विकत घेणार नाही म्हणजे दोन गोष्टी घडतील दोन गोष्टी घडतील नंबर एक खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र होऊ असं समजू नका की चौदा ऑगस्टच्या रात्रीला पंधरा ऑगस्टच्या पहाटेला रात्री बारा वाजता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं समजू नका स्वातंत्र्य कोणाला मिळालं अध्यादाची कोण जागा असतं सामान्य माणूस जागा असतो का असतो का रात्री बारा वाजता नाही कोण जागे असतात हा चोर असतात स्वतंत्र त्यांना मिळालं आम्हाला कुठे मिळालं अरे आपण बघतो कशी लूट चालू आहे आणि म्हणून दोन गोष्टी घडतील अनावश्यक ते जर आपण त्याग केला अनावश्यक गोष्टींचा तर आपोआपच ते महासत्ता महाव्यवस्था लुणी पांगळी होईल कारण त्यांच्याकडे जाणारा ओघ आटेल सगळ्या जगातून त्या व्यवस्था महाव्यवस्थेकडे जाणारा पैशाचा ओघ संपत्तीचा ओघ जेव्हा आटेल तेव्हा ते लुणी पांगळी होईल बंदुकीन होणार नाही आणि मिसाईल न लक्षात ही शपथ तुम्हाला घ्यायची आहे की मी काहीही खरेदी करणार आणि ह्या वस्तू निर्माण करण्यासाठी जी जी कच्चा माल पाहिजे संसाधन पाहिजे ते निसर्गाकडून घेतो आपण म्हणजे निसर्ग आपण नष्ट करतो नैसर्गिक संसाधनांची आपण विनाश करतो जेव्हा आपण हे ठरू की हे आम्हाला काही नको याचा अर्थ जो निसर्गाचा विध्वंस होतोय तो सुद्धा आपण रोखणार एक काळच वेळेला दोन गोष्टी घडतील आणि तिसरी गोष्ट घडेल खरं स्वातंत्र्य आम्हाला मिळेल खरं स्वातंत्र्य मित्रांनो जागतिकीकरण हे दोन पायावर उभं असतं एक म्हणजे शोषण आणि दुसरं भ्रष्टाचार करप्शन भ्रष्टाचाराशिवाय जागतिकरण बलवान होत नाही आणि शोषणाशिवाय जागतिकरणाला आयाम मिळत नाही बल मिळत नाही जागतिकीकरण म्हणजे दोन गोष्टी आहे जागतिकीकरणाचा सरळ संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीशी आहे आपण ऐकतो की भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा बारा टक्के झाला पाहिजे growth rate of Indian Indian economy should be rise up to 12%. हे ग्रोथ रेट जेवढा वाढेल तेवढी भारताची शान वाढेल तेवढा विकास वाढेल देश विकसित होईल असं समीकरण आपल्या समोर ठेवण्यात येत आहे ग्रोथ रेट केव्हा वाढतो आपल्या भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धी दर केव्हा वाढतो जेव्हा भारतातला प्रत्येक माणूस सगळ्यात जास्त वस्तू खरीदतो आणि विकतो तेव्हा वृद्धी दर वाढतो आणि म्हणून त्या महाव्यवस्थेनं अशी व्यवस्था उभी केलेली आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी रोज काहीतरी खरीदलं पाहिजे आणि काहीतरी विकलं पाहिजे म्हणजे टनवर वाढला आणि मग वृद्धी दर वाढला आणि मग भारतातल्या लोकांनी प्रत्येक गोष्ट खरेदी केलीच पाहिजे आणि विकलीच पाहिजे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं पाहिजे कारखान्यामध्ये आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन कारखान्यात होईल ते विकण्यासाठी एक व्यवस्था विकली पाहिजे देशातल्या लोकांना बाध्य केलं पाहिजे का तू तू कर हे चांगलं आहे हे खरीद कर आणि त्यासाठी हे सगळं ऍडव्हर्टाइजमेंटला काय म्हणतात जाहिरात युद्ध असत लहान मुलांच्या हातात तो पेस्ट आणि काय हा पप्पा मला हे पाहिजेच पप्पा मला हे पाहिजेच लहान मुलांचा बाल हट्ट पप्पाला ते विकत घ्यावंच लागते पैसा कुठे जातो ऍडव्हर्टाइजमेंट आणि मग भारतातल्या लोकांची क्रयशक्ती कशी वाढवावी कारण तुमच्या खिशात पैसेच नाही तर तुम्ही खरेदी कशी कराल आणि म्हणून तुमच्या खिशात पैसे होताचे त्यासाठी पाचवा वेतन आयोग आणि सहावा वेतन आयोग घावटे साहेब खरं ना आणि आता सातवा वेतन आयोग म्हणजे सरकारी नोकऱ्यांच्या आणि खाजगी उद्योगातल्या नोकऱ्यांच्या खिशामध्ये एवढे प्रचंड प्रमाणात पैसे होताचे की त्यांनी मोटर खरेदी केलीच त्यांनी फ्रीज घेतलाच पाहिजे त्यांनी घर बांधलंच पाहिजे म्हणजे जेवढे घर बांधल्या जातील जेवढ्या मोटारी खरेदी करण्यात येईल जेवढे साहित्य खरेदी करण्यात येईल तेवढा वृद्धी दर वाढेल आणि तेवढी पंतप्रधानांची कॉलर टाईट होईल मित्रांनो एक विसरतात हे लोक प्रचंड उत्पादन वाढ करायची आहे म्हणजे नवीन कारखाने करावे लागतील उद्योग उभे करावे लागतील <clears throat> आणि उद्योग उभे करण्यासाठी पैसा पाहिजे भांडवल पाहिजे कॅपिटल पाहिजे दोन पर्याय असतात एकतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे बाहेरच्या संस्थांनी भारतात गुंतवणूक केली पाहिजे नाहीतर भारतामध्ये त्याची निर्मिती केली पाहिजे भांडवल निर्मिती आणि भांडवल निर्मितीचे दोनच कारण दोनच व्यवस्था आहेत एक म्हणजे शोषण आणि दुसरं करप्शन भ्रष्टाचार दोन रुपयाची वस्तू वीस रुपयाला विकली अठरा रुपये कुठे मिळाले उत्पादन खर्च दोन रुपये विक्री कव्याला वीस रुपयाला अठरा रुपये काय आहे भांडवल निर्मिती आहे हे लक्षात ठेवा पण विकत घेण्याचं शोषण आहे पण विकणाऱ्याचं शोषण नाही आहे त्याची काय आहे भांडवल निर्मिती आहे त्याला नैतिक अधिष्ठान आहे म्हणजे भांडवल निर्मितीसाठी शोषण केलंच पाहिजे हा जागतिकरणाचा स्थायी भाव आहे आणि ते पुढं पडत असेल तर दुसरा एक उपाय आहे ते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे करोडो रुपये कमवायचे आणि मग नवीन व्यवस्था बिघडायची म्हणजे अतिशय घातक रस्त्याने हे जागतिकरण चाललेलं आहे अतिशय घातक आणि मग जेवढ्या जास्त प्रमाणात वस्तूंची निर्मिती होईल तेवढ्या जास्त प्रमाणात कच्चा माल पाहिजे आणि हा कच्चा माल फक्त निसर्ग देतो म्हणजेच जेवढ्या जास्त प्रमाणात भारताला उद्योग वाढेल तेवढ्या जास्त प्रमाणात निसर्गाचा का होईल रास होईल संसाधनं नष्ट होतील ओपेक नावाची संस्था आहे जे खनिज तेल निर्माण करतात त्या देशांची एक शिखर संस्था ज्याला ओपेक म्हणतात ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज फेडरेशन त्यांनी एक फतवा काढलेला आहे की ज्या वेगानं तुम्ही पेट्रोल डिझेल आणि नॅचरल गॅस खतम करत आहात तो वेग जर तुम्ही थांबवला नाही कायम ठेवला तर येत्या पस्तीस वर्षामध्ये तुम्हाला पेट्रोलचा थेंब मिळणार नाही डिझेलचा थेंब मिळणार नाही रॉकेलचा थेंब मिळणार नाही आणि गॅस सुद्धा मिळणार नाही कारण त्याचे भंडार नष्ट होत आहेत म्हणजे जर पस्तीस वर्षामध्ये गॅस संपला डिझेल संपलं पेट्रोल संपलं पुढची पिढी कशी जगेल त्याला पर्याय काय पुन्हा अजून आपण आपला लागणारा कोळसा स्वतः आपल्या देशातून मिळत होता चांगल्या क्वालिटीचा जे वाश्विक विद्युत केंद्र आहे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्यासाठी कोळसा पाहिजे अनेक कारणासाठी कोळसा पाहिजे आज आपल्या जवळचा कोळसा संपत आलेला आहे आणि आपण ऑस्ट्रेलियाकडून नंबर एकचा कोळसा मागवत आहोत आणि गंमत म्हणजे आताच काहीतरी एक सर्वे झाला आणि सांगितलं गेलं येत्या पंचवीस वर्षामध्ये सगळ्या कोळसाचे साठे संपतील कोळसा संपला तेल संपलं मोठ्या प्रमाणात घर निर्मिती झाली पाहिजे कारण जागतिकरण आहे भारतावृद्धी जर वाढला पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणात घर निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी लागते लोखंड ते खडीच कुठून भेटणार पृथ्वीच्या पोटातून आणि आता सांगण्यात आलं की ते सुद्धा संपणार आहे नदीची वाळू संपणार वीट भट्टीला लागणारी माती जमिनीत होते जमीन संपणार म्हणजे वृद्धी दर जेवढा जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणात निसर्गाचा विध्वंस होणार हे साठे समाप्त होणार आणि मग पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय शिल्लक ठेवणार हा प्रश्न आणि म्हणून मित्रांनो आपल्याला हे सगळा विनाश रोखता येईल का हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर मंथन चिंतन एक राष्ट्रीय सतत चिंतन व्हायला पाहिजे मंथन व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की काहीतरी सोल्युशन आपण देऊ शकतो याच्यावर काहीतरी सोल्युशन देऊ शकतो ते सोल्युशन काय असेल स्वावलंबन स्वावलंबन आपण आज बघणार आहोत की बियाण्याला पर्याय काय देशी बियाणं आणि काल मी सांगितलं की समजा पर्याप्त प्रमाणात आपल्याकडे देशी बियाणं उपलब्ध नसेल तर मी एक तंत्र विकसित केलं आहे की हायब्रिड संकलित बियाण्याचं सुद्धा रूपांतर आपण देशी बियाण्यात करणार आहोत वाल्याचा अकाउंट म्हणून आपण वाल्मिकी बनवणार आहोत वाट नाही पाहणार आपण कोणाची रासायनिक खताला पर्याय जीवामृत घनजीवामृत कीटकनाशकांना बुरशीनाशकांना पर्याय आमचे निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र दशपर्णी अर्क ट्रॅक्टरला पर्याय आमचे गांडूळ आमच्या गावाने गांडूळ ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचा बाप मग हे झालं शेतीचं हो तुमच्या दैनंदिन जीवनाचं काय आपण कशा तऱ्हेनं आपलं योगदान या मुवमेंटमध्ये देऊ शकतो सामान्य माणूस या मुवमेंटमध्ये कसा काय आपलं योगदान देऊ शकतो याचाही आपण विचार केला पाहिजे आणि आता तो आपण करणार आहोत सकाळी उठल्याबरोबर हातात काय येते ब्रश आणि मला सांगा जर त्या ब्रशची आवश्यकता असती तर जन्मता या बोटाला काय फुटला असता देवाला काय दिला असता ब्रश दिला असता दिला का नाही घट्ट चांबडी दिली म्हणजे देवान सांगितलं ब्रशची आवश्यकता नाही दंत मंजन वापर चामडी घट्ट आहे आणि जेव्हा तुम्ही ते कोलगेट पेस्ट आणि कोलगेट नाही कोणती असो ते पेस्ट आणि ब्रश वापरता आणि जेव्हा ते खरेदी करता तेव्हा पैसा कुठे जातो हा देशाच्या बाहेर कारण निर्माता कंपन्या त्या आहेत म्हणजे तुम्ही त्या शोषणकारी महाव्यवस्था उभा करता मदत करता मी एक गंमत सांगतो तुम्हाला मी नाव घेत नाही एक फार मोठे समाजवादी कार्यकर्ते आहेत शोषण व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतात लिहितात प्रखर वक्ते आहेत कलकत्त्याला एका कार्यक्रमामध्ये आम्ही सोबत होतो एका रूममध्ये आमची व्यवस्था होती आणि मी सकाळपासून बघत होतो ते कोलगेट पेस्ट आणि ते ब्रश सकाळी चालू होतं स्नान करताना साबून ब्लेड विदेशी अरे म्हटलं का हो हे कसं काय म्हणजे ज्या शोषणकारी महाराष्ट्रा युद्धात तुम्ही बोलतात प्रदूषणाविरुद्ध बोलतात आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा त्या बेसिनमध्ये थुकता ते फेस कुठे जातो पाण्यात मिसळतो आणि जेव्हा तुम्ही खरेदी करता मदत कोणाला करता समाज म्हणजे ज्यांच्या विरोधात तुम्ही लढता त्यांनाच मदत करता सकाळी उठल्याबरोबर जेव्हा तुम्ही पेस्ट आणि ब्रशनी दात घासता आणि बेसिनमध्ये थुकता ते प्रदूषण पाणी काय होते प्रदूषित होते आणि ते प्रदूषित पाणी कुठे जाते नदीत जाते किंवा जमिनीतल्या विहिरीत जाते स्तोत म्हणजे झऱ्या जाते आणि ते आपल्या पिण्याच्या पाण्याचे किंवा समुद्रात जाते म्हणजे सगळे जलस्रोत आपण प्रदूषित करतो दुसरी गोष्ट हा ब्रश तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पेस्ट तयार करण्याला लागणारा कच्चा माल कुठून येतो निसर्गाकडून येतो म्हणजे निसर्गाचाही विध्वंस करतो आणि लंबे भाषण देतो पर्यावरणाचा विद्वास क्लास पाहिजे आहे की नाही आणि सकाळी मात्र याची आवश्यकता आहे का तीस वर्ष झाले मी पेस्ट वापरत नाही आणि ब्रश वापरत नाही साध्या मंजनना दात घासतो ते मंजन कॉटेज इंडस्ट्रीमध्ये तयार झालेले असते गावात किंवा आपल्या शहरामध्ये आपल्या देशात आणि मग काय होतं की मी जेव्हा ते मंजन विकत घेतो तेव्हा पैसा बाहेर जातो का गावात राहतो देशात राहतो आणि जेव्हा मी मंजन घासतो ते वनस्पतीजन्य आहे डिग्रेडेबल आहे म्हणजे बेसिनमध्ये जाते पाण्यातले जंतू त्याचं काय करतात विघटन करतात कारण ते विघटनकारी आहे पाणी प्रदूषित होत नाही आणि कच्चा माल जमिनीतून काढला जात नाही म्हणजे निसर्गाचं शोषण होत नाही आणि अर्थव्यवस्थेची बचत होते आणि मग मला सांगा ब्रशचा उपयोग आणि पेस्टचा उपयोग बंद व्हावा की चालू ठेवावा काय व्हावा बंद व्हावा मग दिल्लीला कोणतरी एक भेटलं म्हणे वा आम्ही स्वदेशी पेश विकतो आणि स्वदेशी ब्रश विकतो ठीक आहे कच्चा माल म्हणजे हिंदुस्थानमधलाच कुठून घेता कच्चा माल कारखान्यात पैदा होतो का नाही कुठून घेता आणि निसर्गाकडून बरं ठीक आहे पण का हो म्हटलं हे स्वदेशीच्या नावाखाली चालतं का म्हणावं आम्ही कट्टर स्वदेशी प्रचारक आहोत स्वदेशीची व्याख्या काय आहे स्वदेशी विचार प्रणाली आणि स्वदेशी आचार प्रणाली म्हणजे स्वदेशी मग हे पेस्ट आणि तुमचा ब्रश हा भारतातला आहे का हा जो ब्रश आणि हा आचार जो विचार मानवी आचार आहे हा विदेशी आहे का स्वदेशी आहे कहो सोपडे साहेब कुठला आहे विदेशातला आहे म्हणजे तुम्ही स्वदेशीचा विचार करता मात्र स्वदेशी जीवन प्रणाली स्वीकारता कारण भारतानं कधी ब्रश वापरलेला नाही भारतानं ब्रश निर्मिती ब्रश आणि पेश कुठून आलाय युरोपातून इकडे आलाय म्हणजे जेव्हा तुम्ही देशातही जरी तुम्ही निर्माण केलं आणि लोकांना विकलं तरी ते विदेशीच ठरते स्वदेशी तंत्रज्ञान ठरत म्हणजे याचा सुद्धा गहन विचार केला पाहिजे की स्वदेशीच्या नावाखाली जर आपण ब्रश आणि टूथपेस्ट विकत असू तर तो विदेशी संस्कृतीचं आपण पालन करतो आणि आपली भारतीय संस्कृती भूलतो हे सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला आता शपथ घेता येते म्हणजे सामान्य माणसाला एक कार्यक्रम देता येतो तो शपथ घेऊ शकतो की उद्यापासून मी कशाचा वापर करणार नाही ब्रश आणि पेस्टचा वापर करणार अन्ना कळलं ना आणि मग ब्रश झाला की लगेच ऑर्डर चहा तयार झाला का हा चहा महाविध्वंसकारी आहे चहा आतडीच्या बिमाऱ्या वाढवतो आणि पर्यावरणाचा विध्वंस करतो तुम्ही म्हणाल हे काही बोलता तो कालपासून चालू आहे यांचं आणि चहाचा आणि पर्यावरणाचा काही संबंध आहे का काही बोलतात आम्ही ऐकत बसतो पुढे आहे ते नानाजी कदम अहो कशासाठी याला बोलावलं तुम्ही मनात तुमच्या मनामध्ये शंका येईल पण थेट संबंध आहे चहाचा थेट संबंध पर्यावरणाच्या विनाशाशी आहे लक्षात कसं आपण बघूया एक तर चहा पिल्याने पोटामध्ये आलसर तयार होतात मंदा मंदावते झोप उडून जाते त्याचं रूपांतर पुढे हा मोठ्या गंभीर आजारामध्ये होतं आणि मग संग्रहणी येते आम्लपित्त वाढतं अनेक नाना प्रकार आपल्याला भोगावे लागतात चहा विकत घेतो महाग किंवा पैसा तिकडे जातो आपल्या देशात थांबत नाही देशात थांबला तरी खेड्यात थांबत नाही तो तिकडे पळतो आणि तिसरी गोष्ट जे चहा उत्पादक प्रदेश आहेत केरळ आहे तमिळनाडू आहे कर्नाटक आहे आसाम आहे बंगाल आहे तिथे माझे वर्कशॉप झालेत चहा उत्पादक संघाने घेतलेत आणि जिथेही मी जातो त्या ठिकाणी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला भेटतो मी तिथे सुद्धा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं की बाबाजी हे मुळे हजारो लाखो हेक्टर पसरलेले आहेत समान उंचीचे केव्हा आले म्हणजे तीस पस्तीस वर्ष आधी आले त्याच्यातील काय होतं म्हणजे घनदाट जंगल होतं म्हणजे सह्याद्रीचे उंचवटे top hills of the Sahyadri म्हणजे <clears throat> सह्याद्रीचे शिखर हिमालयाचे शिखर हजारोने लाखो हेक्टर समान घनदाट जंगल कापून समान तीन फूट उंचीचे चहाचे मळे तयार झाले मी त्यांना विचारलं जेव्हा चहाचे मळे नव्हते तेव्हा घनदाट जंगल होते वातावरण कसं होतं म्हणे इतकी थंडी होती की मे महिन्यामध्ये सुद्धा स्वेटर घालावं लागत होतं पिकावर रोग नव्हते किडी नव्हत्या माणूस बलवान होता ताकदवर होता कोणतेही प्रश्न नव्हते स्वास्थ्याचे पण आज जेव्हापासून हे चहाचे मळे आले घनातड चांगलं कापल्या गेले पर्यावरणाचा विनाश झाला कारण हे जे टॉप हिल्स आहेत म्हणजे हिमालयाचे ज्या सर्वोच्च टेकड्या आहेत आणि सह्याद्रीच्या सर्वोच्च टेकड्या तिथले घनदाट जंगल आपल्या पर्यावरणाची सुरक्षा प्रदान करते ते नियंत्रित दे पर्यावरणाला आणि ते कापल्यामुळे काय झालं की आता फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यात सुद्धा पंखे लावावे लागतात त्या भागामध्ये थंडी अजिबात नसते पर्यावरणाचा विध्वंस आणि हे आपले संरक्षक कडे आहेत लाखो वर्षाआधी जर आफ्रिकेला तुटून भारत आफ्रिकेला तुटून आफ्रिकेपासून तुटून जर आशिया प्लेटला मिळाला नसता तर हिमालय झाला नसता आणि हिमालय झाला नसता आज जेवढी थंडी आहे त्याच्या दहा पट थंडी राहिली असती हिमालयानं आपल्याला वाचवलं हिमालयाच्या उंच टेकड्यावर जे घनदाट जंगल आहे ते आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करतं आणि तेच सगळे नष्ट झाले चहाच्या मुळ्यामुळं आणि म्हणून पर्यावरणाचा विध्वंस आणि आपण बघतो आहोत तुम्ही जा तुम्हाला कळेल त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे आणि हे चहा तयार करणाऱ्या फार मोठमोठ्या कंपन्या देशी असो की विदेशी तुम्ही मोर्चे काढले तर हे चहाचे मळे बंद करणार नाही आणि दिल्लीवर तुम्ही मोर्चे नेले तरी सरकार तो निर्णय घेऊ शकणार नाही म्हणजे मोर्चे काढून प्रश्न सुटतात या भ्रमात राहू नका शेतकऱ्याचे आंदोलन आपण पाहतो साठ वर्षापासून मोठमोठे आंदोलन झाले लाखोच्या सभा झाल्यात घेराव केल्या गेलेत प्रश्न संपले नाही प्रश्न नवीन निर्माण झाले शेतकरी आहे तिथंच आहे त्याचे प्रश्न मिटले नाही खरं आहे का अण्णा खोट आहे आणि म्हणून पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारल्यानं चहाचे मळे बंद होणार नाही पर्यावरण वाचवता येणार नाही आणि आता या अभ्यास केला मी चहाच्या मळ्यांचा तेव्हा ते संकटात आहेत चहाच्या मळ्यांना खूप लेबर पाहिजे त्यांना मजूर मिळत नाही काही काही कंपन्यांनी चहाचे मळे बंद केलेले आहेत आणि कॉफी लावलेली आहेत ते आता पाहत आहेत की चहाचे मळे कसे बंद करावे पण समजा सगळ्या भारतीयांनी आताच ठरवलं की उद्यापासून मी चहा घेणार नाही म्हणजे चहा खपणार नाही आणि चहा खपणार नाही तर मळे आपोआपच बंद होतील आणि पुन्हा घनदार चांगलं होतील केव्हा होईल जेव्हा तुम्ही म्हणजे सामान्य माणूस सुद्धा हा निर्णय घेऊ शकतो खरं का खोटा की उद्यापासून मी चहा घेणार नाही हे शपथ सामान्य माणूस सुद्धा घेऊ शकतो कोण कोण घेणार आहे हात वर करा बघूया बघूया आता थोड्या वेळानं चहा येणार आहे बघूया बघूया बघूया हा उद्यापासून चोपडे साहेब म्हणता उद्यापासून ठीक आहे पण म्हणजे उद्या कोणती तारीख कोणती उद्याची उद्या म्हटलं म्हणजे उद्या म्हटलं तर उद्या <coughs> मित्रांनो ही लढाई अहिंसक लढाई आहे तुम्ही नक्कीच जिंकू शकता अहिंसक लढाई निर्णय तुम्ही घ्या आणि मग चहा झाला मी चहा घेत नाही तीस वर्षापासून चहा घेत नाही जेव्हा ठरवलं की आपल्याला आंदोलन उभं करायचं चहा सोडून दिला आणि मग चहा घेतला की मग दाढी ते ब्रश आणि ते क्रीम एवढा मोठा फेस आहे की नाही आणि मग ते तोंड धुतलं की प्रदूषण कायचं पाण्याचं आणि मग विलीचं नद्या नाल्यांचं प्रदूषण आणि मग पर्यावरणाचा विनाश आणि ते ब्रश विकत घेतला आणि ती क्रीम विकत घेतली पैसा कुठे गेला देशाच्या बाहेर कोणाला मदत केली शोषणकारी महाराष्ट्र आणि सहज मग विचार केला मी सुद्धा ब्रश वापरतो मी सुद्धा क्रीम वापरतो तीस वर्षाआधी विचार केला की याची आवश्यकता आहे का हे बंद करता येईल का आणि सहज म्हटलं त्याला पाण्यानं पाणी लावून बघू एक दिवस पाणी पाच मिनिटं लावून बघितलं दाढी केली अतिशय सुंदर दाढी झाली दुसऱ्या दिवशी चार मिनिटं तिसऱ्या दिवशी तीन मिनिटं असं करता करता फक्त अर्ध्या मिनिटं पाणी लावलं आणि तुम्ही दाढी करा अतिशय सुंदर दाढी होती पाण्यानं हजामत कोणाची चोपडे साहेब स्वतःचीच दुसऱ्याची नाही दुसऱ्याची नाही आपली स्वतःची आणि तेव्हापासून तीस वर्षापासून फक्त पाणी लावतो सुंदर दाढी होती ते जे होतं लोशन जे आपण दाढीला <coughs> लोशन लावतो ते यासाठी होतं का त्या ब्लेडची धार नष्ट व्हावी रोज एक ब्लेड लागावं आता मी ते बंद केलं एक महिना एक ब्लेड चालतो मला रोज दाढी करतो आज नाही केली पण रोज करतो तुम्ही निर्णय घेऊ शकता आवाज मोठा करतो की उद्यापासून मी दाढीला ब्रश वापरणार नाही आणि ते लोशन वापरणार नाही पहा पर्यावरणाचा विनाश तुम्ही वाचू शकता अर्थव्यवस्थेचा विनाश तुम्ही वाचू शकता आणि भारतीय अर्थव्यवस्था बलवान तुम्ही बनवू शकता निर्णय तुमच्या हाती आहे कारण निर्णय घेणारे कोणात तुम्ही म्हणाल बा हे कसं हो आम्ही तर दहा दहा मिनिटं घासत बसतो तरी आमची दाढी कडक होते असं करणार उद्या सकाळी प्रयत्न करून पा आणि मला सांगायला या काय झालं तर निर्णय तुम्ही घ्या आणि मग दाढी झाली की आंघोळ मग आंघोळीला कोणती ते साबण हेमा माळींचं चित्र माधुरी दीक्षित आहे का हा म्हणजे साबण चांगली आणि मग दहा दहा वेळा दहा दहा वेळा इकडून तिकडून मस्त आ पन्नास वेळा आणि मग आंघोळ केली प्रदूषण कोणतं झालं पाण्याचं हे प्रदूषक कुठे गेले नदी नाल्यात कुठे आले पिण्याच्या पाण्यात कुठे आले सिंचनाच्या पाण्यात कुठे आले उजनी डॅम मध्ये सत्यानाश सत्यानाश विकत घेतलं पैसा कुठे गेला हा देशाच्या बाहेर आणि साबण लावल्यावर प्रदूषण झालं आणि साबण जे कारखाने तयार करतात त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून आला निसर्गातून म्हणजे निसर्गाचा विध्वंस म्हणजे अर्थव्यवस्थेचा विध्वंस निसर्गाचा विध्वंस आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विध्वंस आणि आपल्या खिशाचा सुद्धा पाण्याचा विध्वंस याची आवश्यकता आहे का विचार केला मी सुद्धा लावत होतो आणि ठरवलं पाहून तर घेऊ एक दिवस लावू नाही आणि बघू आणि एक दिवस बिना पाणी बिना साबणीनं आंघोळ केली अरे मस्त फ्रेश वाटलं तीस वर्ष झाले मी साबण वापरत नाही माझ्या शरीराला दुर्गंध नाही माझ्या शरीराला दुर्गंध नाही त्या साबणामध्ये कोणती चरबी वापरतात माहित आहे का आणि मित्रांनो मुळात साबणाची आवश्यकताच नाही कारण ईश्वरानं पाणी डिटर्जंट दिलेलं आहे शुद्ध थंड पाणी अतिशय उत्तम डिटर्जंट आहेत घाण नाशक आहे फक्त पाण्यानं आंघोळ करा अरे हा अल्लात आल्हाद आल्हाद सुंदर आंघोळ मन मानलं नाही तर ठीक आहे थोडी शिकई काही घ्या वाळल्या याचे संतच्या वाळल्या साली घ्या नागर मोथा घ्या थोडा कचुला घ्या मस्त बारीक करा आणि बकेट भर पाण्यामध्ये एक चिमटभर टाका किती टाका आणि मग थोडं हालवा आणि आंघोळ करा आ हा हा क्या बात आहे सगळ्या भारतात सुगंध पसरतो स्वच्छ सुंदर म्हणजे तुम्ही जेव्हा निर्णय घेता की मी साबण वापरणार नाही तेव्हा तुम्ही आपली अर्थव्यवस्था वाचवता साबण बनण्याची जो कच्चा माल निसर्गाकडून निसर्गाला वाचवता पर्यावरणाला वाचवता कारण धुरांड्यातून काय सोडतो धूर सोडतात कारखाने ग्लोबल वॉर्मिंग घटवता सोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही वाचवता एकच निर्णय मी उद्यापासून साबण वापरणार कोणता पक्षी साबण वापरतो सांगा नाव त्याचं कोणता पक्षी साबण वापरतो किती सुंदर शरीर आहे कोणता तुमचा प्राणी साबण वापरतो हे तुमची खिलार अतिशय सुंदर पांढरी शुभ्र साबणी घासता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर हा निर्णय घेतला की उद्यापासून मी साबण वापरणार नाही फार मोठी क्रांती करू शकता फार मोठी क्रांती करू शकता एक का निर्णयामुळे कोण निर्णय घेणार आहे उद्यापासून मी साबण वापरणार नाही बहुद्या आता मला हात कोणाकोणाची वर आहे आणि कोणाचे खाली आहे कोण आहे कंपन्यांचा एजंट खाली हात ठेवणारा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आज दिसतात उद्या मी तुमचं शूटिंग करणार आहे गुप्तपणे हो कोण वापरणार आहे बघणार आहे आणि मग आंघोळ झाली की आमच्या माऊल्या लॅक्टो कॅलामेन पासष्ट रुपयाची एवढूशी बॅग है ना रोशन इतकं सुंदर पाखरू लॅक्टो कॅलामिन वापरतं आवश्यकता आहे का अरे ईश्वराने एवढा सुंदर देह दिलेला आहे सुंदर चेहरा दिलेला आहे आणखी कशाला त्याला बसूत करता जेव्हा तुम्ही ते सौंदर्य प्रसादाने विकत घेता तेव्हा निसर्गाचा विध्वंस करता पर्यावरणाचा करता कारण कारखान्यातून प्रचंड धूळ सुटलेला असतो आणि अर्थव्यवस्थेची सुद्धा तुम्ही लूट करता लक्षात ठेवा आणि म्हणून निर्णय तुमच्या हातात आहे ती साबून वापरावी की न वापरावी जो देशभक्त असेल त्याचा विचार गंभीरपणे नक्कीच करेल असं मला वाटतं आणि आंघोळ झाली का मग हे विदेशी कपडे पॉलिस्टर गावडे साहेब पॉलिस्टर विदेशी कपडे हा विदेशी कपडा ऑटोमॅटिक मशीन तयार करते स्वयंचलित माग कच्चा माल निसर्गाकडून येतो त्याचे साठे संपत आहेत शंभर कामगारांचं काम एक मशीन करते शंभर कामगारांचे घर उद्ध्वस्त होतात चुल्या बंद होतात एक ऑटोमॅटिक मशीन भारतासारख्या रोजगाराभिमुख अर्थव्यवस्थेला हे परवडतील का प्रश्न आहे पण जेव्हा तुम्ही एक मीटर खादी खरीदता किंवा सुती कापड खरीदता तेव्हा शेतकऱ्यांना मदत करता कारण जेवढे डिमांड वाढेल तेवढी मागणी वाढेल तेवढा भाव वाढतो त्याला मदत होते एक दिवस आदरणीय मला खूप आदर आहे त्या व्यक्तीविषयी अन्ना एनडी पाटलांचा फोन आला अमरावतीला येणार होते शहाजीराव नरवडे सोबत होते आम्हाला भेटायला यायचं आहे अरे बापरे या स्वागत आहे आपलं आले तीन तास बसले खूप गप्पा झाल्या आणि मी म्हटलं पाटील साहेब मला खूप आपल्याबद्दल आदरात म्हणजे आज खरे निस्सीम जर राजकीय कार्यकर्ते असतील तर तुम्ही आहात निर्लेप आहेत भ्रष्टाचारापासून अलिप्त आहात तुम्ही भीत नाही कोणाला तुम्ही फार मोठं कापूस उत्पादक आंदोलन उभं केलं पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या शिजरावर कपडे कोणते आहेत पॉलिस्टर आहेत शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही आंदोलन उभे करता कापूस उत्पादकाला भाव केव्हा मिळेल तेव्हा मागणी वाढेल आणि मागणी केव्हा वाढेल जेव्हा कपडे घालणारे वाढतील आणि तुम्हीच जर ते खादीचे कपडे घालणार नाही सुती कपडे घालणार नाही तर मागणी कशी वाढेल आणि मागणी वाढणार नाही तर भाव कसा मिळेल त्यांच्या लक्षात आलं ते त्यांच्या लक्षात आलं मित्रांनो आपण जे खातो अन्न खातो त्याचं चयापचन होतं आतडीमध्ये त्यापासून हाडं बनतात रक्त बनतं मांस बनतं ओढ शक्ती बनते विचार बनतात आणि विष सुद्धा तयार होतं आपल्या दैनंदिन चयापचनातून विष सुद्धा निर्मिती होते ते विष घामावटे बाहेर टाकून देण्याची नैसर्गिक व्यवस्था आहे शरीराच्या आतमध्ये तयार झालेलं विष आपल्या घामाच्या वाटे बाहेर फेकून देण्याची एक नैसर्गिक व्यवस्था आहे याचा अर्थ आपल्या शरीरावर कपडे असे असले पाहिजे की जे घाम शोषून घेतं आणि हवेमध्ये सोडून ते लक्षणं फक्त सुती कापड्यात आहे आणि खादीत आहे पॉलिएस्टरमध्ये ते लक्षणं आहेत पॉलिएस्टर मध्ये काय आतला घाम आतमध्ये आतलं जहर आतमध्ये विष आतमध्ये म्हणजे मग शक्ती घटली पाहिजे आणि तुम्हाला चिकन गुन्ह्यान कॅन्सर झाला आणि गंमत आहे हो ऐन मे महिन्यात अठ्ठेचाळीस अंश उष्णता मान आणि भर दुपारी घोड्यावर नवरदेव निघालेला आहे अकट्ट पॉलिस्टरचे कपडे बनेन त्याच्यावर कोटीन त्याच्यावर शर्टन त्याच्यावर घट्ट कोट आणि इथं काय काय आतून लेखाचा सगळ्या घामाना भारतीय संस्कृतीचे रक्षक का भक्षक सुती कापड घातला तर हा विनाश टाळता येतो आणि जेव्हा तुम्ही एक सुती कापड विकत घेता तर त्या शेतकऱ्याला मदत करता भाव वाढल्यामुळं त्या शेता कापूस शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना तुम्ही मदत करता कारण त्यांच्या चुला पेटतात तो कापूस जेव्हा जिनिंगमध्ये जातो जिनिंगच्या लाखो कामगारांना तुम्ही मदत करता त्यांच्या चुला पेटवता जिनिंगमधून पेशिंगमध्ये गेलं तिथल्या लाखो कामगारांना तुम्ही जगवता पेसिंग मधून सुतगिरणीत गेलं सुतगिरणीच्या लाखो कामगारांना तुम्ही जगवता सुतगिरणीतून तुमच्या कपडा मिलमध्ये गेलं कपडा मिलमधल्या लाखो कामगारांना तुम्ही जगवता आणि कपडा बाहेर पडल्यानंतर मोठे व्यापारी चिल्लर व्यापारी अरे किती लाखो कोट्यावधी लोकांच्या चुला पेटवता त्यांना मदत करता कोणता कपडा वापरला पाहिजे कोणता वापरला पाहिजे खादी वापरला पाहिजे खादी वापरला पाहिजे पण आमची समाजवादी मंडळी खादी का वापरत नाही अजून मला कळलेलं नाही अन्ना, काय करायला काय माहिती कारण रशिया चीनमध्ये खादी वापरत नाही म्हणून खरं आहे ना अण्णा हे चूक आहे चूक आहे समाजवादामध्ये असं लिहिलं नाही की खादी वापरू नका खूप काही मी समाजवादी पाहिले आहेत पूर्ण नकशिकांत खादी आहे आणि म्हणून तुम्ही आता निर्णय घेऊ शकता ग्रामीण अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी निसर्गाला वाचवण्यासाठी पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि आपल्या भारताचे शान राखण्यासाठी तुम्ही निर्णय घेऊ शकता की उद्यापासून मी पॉलिस्टर वापरणार उद्यापासून नाही तर आठ दिवसानंतर एक महिन्यानंतर कोणी म्हणते फाटल्यानंतर दहा वर्ष फाटणारच नाही तर तुम्ही काय वापरत नाही कोण कोण निर्णय घेणार आहे मला पाहू द्या उद्यापासून कपड्याची होळी फक्त स्वदेशी आहे अन्नाचे दोन्ही हात आहे दोन्ही हात आहे वर दोन्ही हात आहे वर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद उद्या मी बघणार आहे उद्या मी बघणार आहे मित्रांनो सामान्य माणसाला आपण कार्यक्रम देऊ शकतो हातामध्ये बंदूक घेण्याची आवश्यकता नाही आणि बॅलेट पेपरवर थप्पा मारण्याची आवश्यकता नाही आपली समांतर व्यवस्था आपण उभी करू शकतो अहिंसक अहिंसक नवनिर्माण अहिंसक आणि हे आंदोलन कोणालाही न दुखवता आपण ते करणार आहोत जे विरोधक आहेत उद्या ती येणार आहेत कारण याच्याशिवाय आता पर्याय नाही हे लक्षात आणि म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांची यामध्ये आम्हाला बांधिलकी पाहिजे I want commitment of everybody in this mass movement so that we can create the parallel system and we will give the example to the world that we have achieved it. चला आता विषयाकडे जाऊया हे यासाठी सांगितलं की इथे तरुण पिढी खूप आलेली आहे त्यामधले आयटी बॅक्टेरिया सुद्धा आहेत आयटी बॅक्टेरिया म्हणजे स्वतः ते बॅक्टेरिया स्वतःला खातायत स्वतःचं आयुष्य खाऊन टाकतायत आणि त्यांना कळलं की आपलं जीवन मशीन बनतायत यांत्रिकीकरण झालेलं आहे सकाळपासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपल्याला वैयक्तिक आयुष्य नाही गुलाम म्हणून जगतो आहोत अस्तस्य पुरुष असा माणूस स्वार्थाचा गुलाम असतो आणि ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे म्हणून ते आता मोठ्या प्रमाणात तिकडे वळत आहे म्हणून हा विषय घातला की निदान सुरुवातीला आपण काहीतरी करू शकतो सुरुवात तरी करू शकतो या या दृष्टिकोनातून म्हणून हा विषय घेतलेला आहे जर वेळ गेला असेल तर माफ करा